आला आला आला अहो काय आला आला आला आवाज रेडिओचा एकशे सात पॉइंट आठ एफ एम चा मिळवा माहिती आणि ज्ञान आनंद आणि रंजन त्याला म्हणतात पुणेरी आवाज जी जी जी त्याला म्हणतात पुणेरी आवाज जी जी जी जी जी जी पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आणि आनंद लुटा नमस्कार आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर आपण सर्वांचं स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये एक मुलाखत कार्यक्रमचे आजचे आपले खास पाहुणे आहे मंजुला योगेश हडके त्यांच्याशी आपण आज गप्पा करणार आहे त्यांची जीवन कहाणी आपण त्यांच्याकडून ऐकणार आहे तर आपण सर्वांतर्फे मंजुला यांच्या खूप खूप स्वागत आहे आपले पण धन्यवाद सर <laughs> नमस्कार आणि स्वागत तुमचं मंजुला मॅडम आणि एक विचारायचं म्हणजे आपण रेडिओ मार्फत तुमचा आवाज पहिल्यांदाच ते ऐकतात आमचे श्रोता मित्र <laughs> तर तुम्ही आपल्याबद्दल आणि परिवाराबद्दल सांगा हो जरूर माझं नाव मंजुळा योगेश हाडके मी औन पुणे इथे राहते अच्छा माझं माहेर नारायणगाव आणि सासर पुणे माझं शिक्षण एम ए बी एड झाले आणि मराठी साहित्याचा मी अभ्यास केलाय मला लहानपणापासूनच लिखाणाची आवड आहे लिखाणाच्या बरोबरच मला गायन वाचनाचा छंद आहे लग्नाच्या अगोदर शाळेत शिक्षिका म्हणून काम केले आणि लग्नानंतर कर्वेनगर हिंगणे संस्थेत मी जॉब करत होते ॲज म्हणजे, अ अधिव्याख्याती म्हणून तिथे तीन वर्ष जॉब केला घरात जबाबदारी वाढली त्यामुळे मग मुलासाठी तर मला तो जॉब थोडासा ब्रेक द्यावा परिवारामध्ये कोण कोण आहे तुमच्या आता इथे सास सासरी माझ्या सासू सासरी जाऊदीर सगळे आहोत आणि माहेरी पण बहीण भाऊ आई सर्वच आहे सर्व आहेत माहेरीबद्दल काय विशेष माहिती द्या माझं माहेर नारायणगाव की ज्याला तमाशाची पंढरी म्हणतो आपण आणि विठाबाई विठाबाई नारायणगावकर या सर्व राष्ट्रपती पुरस्कार त्यांना मिळाले आणि त्या सर्व परिचित अशा आहेत आणि यांच्या तमाशामध्ये माझ्या आजोबा पेटी वाजवायचे हार्मोनियम थोडक्यात मग त्यांच्यापासूनच आम्हाला बाळकडू मिळाले आणि माझ्या भावंडांमध्ये पण म्हणजे आमच्या घरात सगळेच कलाकार जवळजवळ माझे भाऊ गातात वाजवतात पण आणि उपजतच मलाही गायनाची आवड निर्माण झाली आणि मी पण थोडंफार गाण्याचा प्रयत्न करते अरे वा <laughs> शाळेत असताना काही प्रायमरी एज्युकेशन कुठे झालं माझं शिक्षण गावालाच झालं बारावीपर्यंत मी नारायणगावचं मला शिक्षण झालं माझं नारायणगावमध्येच मग बारावीपर्यंत स्कूल होतं म्हणजे कॉलेज होतं तिथे त्याच्यानंतरच मग तालुक्याच्या गावी आपल्या जुन्नरला मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं पोस्ट ग्रॅज्युएशन तिथे पूर्ण केलं आणि बी एडला माझा नंबर लागला मग मी एस पी कॉलेजच्या मागे टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन तिथे माझं बी एड झालं हां पुणे येथे एम ए पण मी मनसर येथे केले अच्छा मग शिक्षण घेता घेता मला थोडी लिहिण्याची आवड होती मग मी साहित्य क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न केला आणि मग मी कविता लेख लिहित राहिले अच्छा अच्छा कवितांची सुरुवात कधी आणि कुठून तुम्हाला प्रेरणा मिळाला कविता लेखनाची आवड मला इयत्ता सहावीपासून लागली जेव्हा इंदिरा गांधी एक्सपायर झाल्या त्यावेळेस मी एक त्यांच्यावरतीच कविता लिहिली होती कविता म्हणजे थोडक्यात गाण्यासारखंच वंदन तुझं पंतप्रधान गांधी इंदिरा त्यावेळेस त्या पंतप्रधान होत्या मी त्यांच्यावरती ही कविता लिहिली आणि आमच्या शाळेतल्या बाईंना दाखवली की आमच्या बाई होत्या त्या कुसुम लक्ष्मण बेल्लेकर आता त्या नाही आहेत पण त्या इतक्या हुशार आणि आदर्श शिक्षिका होत्या ना अशा आदर्श शिक्षिका आपल्याला लाभणंही आपलं भाग्यच म्हणायचं त्यांनी माझ्यातले गुण जाणले आणि त्यांनी ती कविता वाचली त्यांना पण आवडली त्या म्हणाल्या तू खरंच आदर्श शिक्षिका होशील आणि तुझ्यात इतके चांगले गुण आहेत तू पुढे मोठीच कोणीतरी होणार तू नक्कीच मोठी होणार कुठेतरी जाणारच मग ते त्यांचं एकदम प्रोत्साहन करणारे शब्द मला मिळाले त्यांचे आशीर्वाद आणि माझ्या घरातले पण आईवडिलांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेतच आणि होते पण आणि अजूनही आहेत तर त्यांच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे मी लिहित गेले आणि असेच कवितेचे संस्कार माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरून पण होऊ लागले कारण आजकाल व्हॉट्सअप सगळ्यांकडेच आहे मग सगळ्या कवितांचे ग्रुप पण त्या व्हॉट्सअपवर असतात अशाच एका कवितेच्या ग्रुपमध्ये मी आहे साहित्य सागर म्हणून की जे तो ग्रुप चारुदत्त मेहर सर चालवतात तर त्यांच्या ग्रुपमध्ये आमच्या ग्रुपमध्ये कविता नवोदित कविता ज्या नवोदित कवी जे आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम ते सर करतात आणि कवितेमध्ये नवीन लोकांना किंवा नवीन जे कवी आहेत त्यांना नव्या प्रकारच्या कविता शिकण्यासाठी ते कार्यशाळा घेतात तर या कार्यशाळांमधून पण मला फायदा झाला म्हणजे व्हॉट्सअपचा आपण म्हणतो वाईट उपयोग पण इथे माझ हां हां इथे सकारात्मक उपयोग मला नक्कीच झाला आणि मला या ग्रुपमधून पण बरंच काही शिकायला मिळालं नवीन नवीन कवितेचे प्रकार मला शिकायला मिळाले अगोदर फक्त यमक जुळलं की कविता असं वाटायचं पण इथे आल्यानंतर मला चारोळी आठोळी अजून गझल इत्यादी कवितांचे प्रकार आणि अभंग काव्य प्रकार पण मी या ग्रुपमध्ये येऊन शिकले कारण काही माहितीच नव्हतं अभंग काय अभंग काव्य प्रकार आपण ऐकला आहे मी अभ्यासला आहे पण कधी लिहिला गेला नव्हता मग या ग्रुपमध्ये स्पर्धा होतात या स्पर्धेच्या थ्रू मी असं स्पर्धा आहे चला आपण या स्पर्धेत उतरू आणि काहीतरी लिहिता पण येईल शिकू पण आणि मिळालं तर मिळालं प्राईज पण मिळून जाईल <laughs> मग त्या हिशोबाने मग मी लिहित गेले आणि मी तो काव्यप्रकार पण लिहायला शिकले नक्कीच खूपच चांगला एक्सपिरियन्स आपण शेअर केलेत कविताबद्दल एक विचारायचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये बरेच काही प्रसंग येतात प्रसंग कुठेतरी मोटिवेट करतो आणि कुठेतरी डिमोटिवेट पण आपल्याला करतात त्या प्रसंग तर असे आपल्या जीवनामध्ये जे प्रसंग तुम्हाला मोटिवेट खूप केलं आहे जसं कविताबद्दल असे जीवनामध्ये जीवन जगण्याचं जे मोटिवेशन आहे ते कुठून आणि कुठल्या प्रसंगातून तुम्हाला मिळाला आता अवघड प्रश्न आहे खरं आपला रोजचा रोजचा दिवस जो आहे तो नवीन जगण्यासाठीच असो रोजच मो मोटिवेशन आपल्याला मिळत असतं बाहेरच्या जगातून पण आणि आपल्या घरातून पण आणि आपण दिवसभरात काय करायचंय ते एक मोटिवेशनच असतं आपल्यासाठी पण <laughs> नाही ज्यांना बघून किंवा ज्यांना पाहून ज्यांची विचार आपल्याला एक मोटिवेशन देत असतात की हा व्यक्ती असलं तर आपल्या जीवनामध्ये एक मोटिवेशन आहे हां तसं म्हणायला गेलं तर मग मी माझे आई वडील आणि माझे शालेय शिक्षक हेच माझे आदरस्थान होते आणि जे सद्गुरू मी केलेत त्या सद्गुरूंची कृपाच म्हणायला हवी की माझ्या आयुष्यात ज्या ज्या घटना मी अनुभवल्यात सद्गुरूंची माझ्यावर कृपा झाली आणि मला अजून उत्साह आला निर्माण झाला जीवन जगण्यासाठी लिहिण्यासाठी एक अजून विचारायचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये शाळेंचे काय आठवण असते ते काय आठवण तुमची असेल तसे <laughs> शालेय जीवनात आठवण म्हणजे असंच की आमच्या शाळेच्या ज्या शिक्षिका होत्या त्या इतक्या छान शिक्षिका आम्हाला मिळाल्या होत्या की आमचं लाईफच त्यांनी त्या काळात घडवलं म्हणजे जेव्हा बालपणचे संस्कार जे असतात पहिली ते दहा दहा म्हणजे पहिली दहा वर्ष जे बालसंस्कार असतात ते त्या शिक्षकांकडूनच आमच्यावर घडवण्यात आले अच्छा मंजुलाजी एक विचारायचं म्हणजे जसं आपल्या जीवनामध्ये आपण गीत संगीत हे सगळं करत असताना कुठलंही एक गीत म्हणा गाणं म्हणा आपल्याला फार आवडतो आणि तुमच्या जीवनामध्ये असं तुमचं एकदम हृदयस्पर्शी गाणं म्हणजे कोणचं माझंच असं नाही पण आमच्या फॅमिलीमध्ये माझ्या आजोबांपासून आणि माझ्या वडिलांनाही आवडायचं गाणं ते गाणं आहे मोहम्मद रफी साहेब यांनी गायलेलं गाणं आहे ते बडी दूर से आहे हे प्यार का तोफाला आहे ते माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये ते गाणं ऐकायला आलं की सगळे गुणगुणायला लागतं <laughs> अच्छा तर ते गाणं मला ऐकायला आवडेल हां एक लाईन म्हणा त्याच्या बडी दूर से आए प्यार का तोहफा लाए है बड़ी दूर से आए है प्यार का तोहफा लाए है फारच सुंदर तुमचा आवाज आहे आणि नक्कीच आमच्या श्रोतांना आवडत असेल तर मित्रांनो आता घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया हा फार सुंदर गाणं आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा बड़ी दूर से आए प्यारी यारी है हमको सारी दुनिया से प्यारी अपना तो दिल है सादा फिर भी है अटल इरादा है जान से प्यारा वादा वादा कभी न तोड़ेंगे जीते जी हम यारों का साथ न छोड़ेंगे जीते जी हम यारों का साथ न छोड़ेंगे सहा सहारे यारों के पाए हैं प्यार का तो फनाए हैं बड़ी दूर से आए हैं प्यार का तो फनाए पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आणि आनंद लुटा नमस्कार मित्रांनो ब्रेक नंतर आपण सर्वांचं परत एकदा स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये आणि आजचे एक मुलाखत कार्यक्रमचे खास पाहुणे मंजुला योगेश हडके आपल्या बरोबर आहे त्यांच्याशी आपण बोलूया मंजुला परत एकदा स्वागत आहे आणि एक विचारायचं म्हणजे तुम्ही जे कविता वगैरे लिहिलं आहे एक तुमच्या कविता संग्रही प्रसारण झालेला आहे तर तुम्हाला या कविता किंवा लेखनमध्ये किंवा सिंगिंगमध्ये जे जे पुरस्कार तुम्हाला मिळाले त्याच्याबद्दल थोडासा माहिती द्या एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माझ्या कवितेची निवड झाली होती आणि ह्या एकोणनव्वद कवितांचा एक संग्रह तयार करण्यात आला होता अच्छा तो एकोणनव्वद या नावाने संग्रह काव्यसंग्रह करण्यात आला हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह म्हणून त्यास स्थान दिले होते या कवितेचं स्थान एकोणनव्वद या प्रातिनिधिक काव्यसंग्रहामध्ये माझ्या कवितेला स्थान मिळालं होतं एल्गार बाप काव्य गौरव पुरस्कार मला उत्तेजनार्थ देण्यात आला होता आणि बडोदा इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनामध्ये पण माझ्या कवितेची निवड झाली होती आणि आता माझा एक पहिला कविता संग्रह मी माझा प्रकाशित झालेलाच आहे स्वच्छंदी एक नवी पहाट आणि पितृछाया हा कथासंग्रही प्रकाशनाच्या वाटेवर आहे फारच सुंदर तुमच्या या कथासंग्रहासाठी आमची खूप खूप शुभेच्छा धन्यवाद <laughs> तर आता एक विचारायचं म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये जसं शाळेत असताना वर्षातून एकदा आपली सहल निघते आणि कॉलेज असताना आपण स्वतः काहीतरी प्लॅन करतो आणि लग्न झालं की विकेंडचा प्रोग्राम बनवतो तर तसं तुमचं जे फिरण्याचे आहे टुरिझमबद्दल थोडंसं माहिती द्या शालेय जीवनामध्ये असताना तर शाळेच्या सहली जातातच हो, हो. शाळेतून त्या प्रत्येक सहलीमध्ये मी सहभागी व्हायची आणि मला बाहेर निसर्गरम्य ठिकाणी जायला फार आवडायचं आणि गाडीतून जाताना जो बाहेरचा निसर्ग दिसायचा तो एकदम आपल्या कॅमेऱ्यात जरी कॅच नाही झाला तरी माझ्या मनाच्या कॅमेऱ्यात तो कॅच करायची मी <laughs> त्यामुळे मला फिरायला लहान असल्यापासूनच आवडायचं आणि लग्नानंतर पण विकेंडचं तुम्ही जसं म्हणालात की विकेंड ट्रीप जातेच हा विकेंडची पिकनिक असतेच तर आम्ही दर विकेंडला पुण्यातल्या एक दीड तासाच्या अंतरावरचं स्थळ निवडतो आणि त्या ठिकाणी फॅमिलीने जातो एका विकेंडला मग असंच झालं की कुठे जायचा हा प्रश्न झाला हो. की कुठे जायचं ह्या विकेंडला <laughs> माझे मिस्टर म्हणाले आपण माझा मुलगा म्हणाला वॉटर पार्कला जाऊ मी म्हणाले राजगडला जाऊ आणि माझे मिस्टर म्हणाले वेगळंच काहीतरी त्यांनी नाव सांगितलं त्यांनी तिथे जाऊ <laughs> तर हो नाही करता करता असं ठरलं मग त्यांचा मित्र आहे त्याचा मित्र पण म्हणाला चल आता आपण दोघेही दोघांच्याही फॅमिलीबरोबर आपण जाऊ म्हणजे तुझी फॅमिली आणि माझी फॅमिली अशी दोघंही मिळून जाऊ की आमच्या फार्म हाऊसवर जाऊ त्याचं मुळशी धरणाच्या तिथे त्याचा फार्म हाऊस आहे मग तिथे जाऊ असं ठरलं मग हो नाही करता करता एकदाचं ते ठिकाण आमचं ठरलं आणि निघायची तयारी झाली दुसऱ्या दिवशी संडेला निघायची तयारी झाली पळसे धर पळसे धबधबा तिथे आहे मुळशी धरणाच्या जवळपास पावसाळ्याचे दिवस होते आम्ही गेलो पळसे धरणाच्या जवळ सॉरी पळ पळसे धबधबा बघण्याला आम्ही मुळशी धरणाच्या जवळ उतरलो आणि काही अंतरावरच धबधबा होता असे रस्त्याने जाताना तर निसर्गरम्य ठिकाण होतं ते त्यामुळं छोटे छोटे धबधबे तिथे होतेच आणि मोठा धबधबा थोडासा अंतरावर होता आणि रस्ता पण चांगला नव्हता खडबडीत दगड धोंडे सगळे तिथे पडलेले होते रस्ता काही चांगला नव्हता चालायला पण तसंच आम्ही गेलो थोडीशी पा ते पंचमहाभूत आहेत ना पाणी वायू तर या पंच महाभूतांपासून थोडंसं सावध राहिलेलं बरं म्हणून मी एकदम दबकत दबकत जाऊ की नको असं मनात माझी भीती होतीच <laughs> पण जायचं म्हणजे बघायची आवड पण आहे आणि मनात भीती पण म्हटलं जाऊ दे चला आता <laughs> सगळे फॅमिली आले तर फॅमिलीसोबत जाणं महत्त्वाचं त्यांच्या आनंदातच आपला आनंद आहे मग पुढे गेलो आम्ही छान मस्त वाटलं मोठा धबधबा फेसाळत येणारा पण तो पांढरा नव्हता थोडासा गढूळ गढूळ पाण्याचाच होता पण छान वाटत होतं छोटे छोटे धबधबे आणि तो मोठा धबधबा आम्ही पुढे गेलो त्याच्या त्या दिवशी ना ईदचा दुसरा दिवस होता ईदचा दुसरा दिवस त्यामुळे त्या ईद साजरी क केल्यानंतर थोडंसं एन्जॉय करायला पण ते लोक आले होते तर ते त्या फॉ झरण्या म्हणजे त्या धबधब्याच्या पलीकडच्या बाजूला होतो आणि धबधब्याच्या अलीकडच्या बाजूला आम्ही होतो मी एक प्रसंग सांगते तिथे घडलेला त्या कुटुंबामध्ये एक चार वर्षाची मुलगी एक आजी आणि काही असे चाळीस पंचेचाळीस वयापर्यंतचे लोक म्हणजे पाच सहा जणांचा तो ग्रुप होता आणि आम्ही अलीकडच्या बाजूला आणि ते ते पाणी ओलांडून पलीकडच्या बाजूला गेले आणि हळूहळू पावसाचा जोर वाढला तर धबधबा पण मोठा व्हायला लागला आणि धबधब्याचं पाणी जसं जसं वाढायला लागलं आम्ही फोटो वगैरे सगळे काढले आणि त धबधब्याचं पाणी जसं जसं वाढायला लागलं तशी माझ्या मनात भीती वाटायला लागली मला भीती निर्माण झाली म्हटलं आता पटकन चाला शेवटी होण्याकरता त्यांची माझे मिस्टरांचे मित्र म्हणाले आम्ही जेवणाची सोय करतो तोपर्यंत तुम्ही फोटो वगैरे काढून निघा आणि एवढ्यात समोरच्या बाजूला जे चार कुटुंब ते कुटुंब गेलं होतं ना तर तिथे चार वर्षाची मुलगी तिच्या वडिलांची चप्पल पाण्यात पडली म्हणून ती उचलायला गेली तर ती ती मुलगी खाली वाकली चप्पल काढायला पण ती घसरून त्या पाण्यात वाहू लागली आणि त्या मुलीला पकडायला म्हणून तिची आजी वाकली तर तिची आजी पण त्या मागे आणि असा पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की ती मुलगी पाण्यात कुठे नाही झाली कळालंच नाही त्या आजी तरी दगडांना ठिचकाळत ठिचकळत गटांगळ्या खात पुढे गेल्या आणि मग कसं बसं आरडोरडा केला मी पण म्हणाले वाचवा वाचवा पळा पळा पळा तर मग तिथे कातकरी लोक होती कोणीतरी तर ते लोक पुढे जाऊन त्यांनी आडवलं आणि ती जी आजी होती त्या आजीला त्यांनी अशी बाहेर काढली ती बंबाळ पूर्ण झालेली तो ते दृश्य पाहून मी इतकी घाबरले की पाण्यापासून भीतीच निर्माण झाली म्हणजे कुठं फिरायला जाणं सुद्धा किती अवघड आहे आणि एवढं निसर्गाचं देण आपण किती आनंद चांगला घ्यायला पाहिजे हे सृष्टीचं वरदान आपल्याला लाभलंय आणि माणूस जन्माला आपण मनुष्याच्या जन्माला आपण आलोय त्यामुळे निसर्गाचा आनंद हा एकदम छानच घ्यायला पाहिजे जिथे अतिरक केला जातो पण आपण निसर्गाच्या ठिकाणी गेलं तर थोडीफार काळजी हा काळजी आपण घ्यायला हवी तशी त्या कुटुंबातील पण माणसांनी कोणीतरी काळजी घेतली असेल हा प्रसंग टळला असता किंवा पलीकडच्या बाजूला जायला नको होतं त्यांनी किंवा जिथं जास्त लोक आहेत त्याच ठिकाणी थांबायला पाहिजे होतं पण इतकं वाईट अनुभव त्या आला ना इतकं दुःखद वाटलं मुलगी भेटली का नाही खूप शोध घेतला संध्याकाळी सात वाजेपर्यंत ते शोध घेत होते तिथले ग्रा लोकल पोलीस आलेले त्यांनी पण शोधलं पण मुलगी काही सापडली नाही शेवटी संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान ती मुळशी धरणाच्या कडेला सापडली मृतावस्थेत किती बापरे काय कुटुंबावरती आभाळ कोसळल्यासारखं झालं असेल इतकं दुःख तो प्रसंग आता जरी आठवला तरी अंगावर शहर येतात आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर एक मुलाखत कार्यक्रम आणि मंजुला योगेश हडके आपल्याबरोबर आहेत ते आपले एक प्रसंग आपल्याबरोबर शेअर केलं तर मित्रांनो असं आपल्याला वाटतो की आपण निसर्ग ठिकाणी जाऊन आनंद घ्यावा परंतु त्याचबरोबर जसं मंजुला ताई म्हणतात की थोडंसं प्रिकॉशन किंवा सावधान आपल्याला राहायला पाहिजे या ठिकाणी आपण जातो तिथे जे मार्किंग असतो त्या मार्किंगच्या आतमध्ये आपण राहून निसर्गाचा आनंद घ्यायचा त्याच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या मनाचा काही करायचं नाही या सगळ्या धोकाच्या असतात म्हणून तिथे सगळ्या डेंजर झोन असं लिहिलेलं असतो तिथे आपल्याला कधीच जायचं नाही आणि जेवढं लांबून आपण निसर्ग बघतो तेवढाच आनंद आपल्याला मिळतो आणि जिथे सहजपणे जाऊन येता येईल असंच ठिकाणी आपण पाणी किंवा द धबधबा आहे त्या ठिकाणी आपण काळजीपूर्वक त्या ठिकाणात जाऊन आपण यावा एकदम जागृत अवस्थामध्ये आपण काम करावं अशी माझी एक विनंती आहे आणि कुठेही आपण अलडलपणे किंवा आळसपणा तिथे टाळायचा आणि तिथे जागृत जागरूक राहूनच काम करायचं मंजुलाजी अजून एक विचारायचं म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी सोडून दुसरं कुठे स्टेट किंवा महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही कुठे गेलेत का फिरायला हां महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे आपलं हैदराबादला मी एकदा गेलेलो आणि एके वर्षी गोव्याला गेलेलो अच्छा तर गोव्याला ट्रीप छान झाली पण जेव्हा आम्ही हैदराबादला गेलो तेव्हा गेलो त्याच दिवशी स्नो स्नोवर्ड म्हणून तिथे आहे तर तिथे गेलो गेलो त्याच दिवशी माझ्या मिस्टरांचा पाय घसरला चहा पिता पिता कारण तो जो बर्फ होता तो एकदम कडक होता लक्षात आला नाही आणि त्याच्यावरनं पाय घसरून ते पडले गेलो त्याच दिवशी त्यांचा हात फ्रॅक्चर झाला हो, हो, हो. <laughs> थोडंसं वाईट पण वाटलं दुःख वाटलं पण टेन्शन पण आलं आपण महाराष्ट्राच्या बाहेर आलो आणि आपल्या एरियापासून बऱ्याच अंतरावर आलो आहे कॉन्टॅक्ट कोणाला करायचं ओळखीचं नाही ते कोणी आणि आता कसं करायचं पण या ठिकाणी पण त्यांनी माझ्या मिस्टरांनी आम्हाला एन्जॉय करून द्यावं म्हणून तिथल्याच एका हॉस्पिटलमध्ये गेले थोडंसं बँडेज केलं तिथे आणि पेनकिलरचं इंजेक्शन घेऊन ते म्हणाले ठीक आहे आपण करू आपण जेव्हा गा जाऊ आपल्या घरी उद्या दोन दिवसात लगेच जाऊ तोपर्यंत इथल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट थोडीशी घेऊ मग पेन किलर इंजेक्शन त्यांनी दोन दिवस घेतली गोळ्या घेतल्या थोड्या आणि तसंच हात असं बँडेज करून तात्पुरता दोन दिवस आम्ही तिथे कसं तरी काढलो आणि मग तिकडनं डायरेक्ट विमानाने चालू आम्ही इकडे ती ट्रिप आम्ही जाताना असं मनात ठेवलं तर हे करू ते करू तर शॉर्ट केलं हो. पण गोव्याला चांगला अनुभव आला आणि जाताना आम्ही आमची एकटीच फॅमिली नसे त्यांचे दोन मित्र आहेत ते दोन मित्र पण म्हणजे एकदम ग्रुप मोठा होतो आमचा हा नऊ दहा जणांचं ग्रुप सगळी त्या तीन फॅमिली मिळून एकत्र जातो आम्ही प्रत्येक वेळेस तर मस्त एन्जॉय करतो <laughs> एक विचारायचं म्हणजे जसं आपल्या जीवनामध्ये काही पुस्तक आपण वाचतो किंवा काही लेखन आपण लिहितो किंवा ले लिहिलेलं वाचतो तर कुठेतरी एखादा असा प्रसंग ज्या पुस्तक तुम्ही वाचले असेल ज्या लेख तुम्ही वाचला असेल त्याच्यातून तुम्हाला जे आनंद किंवा प्रेरणा मिळाला असेल असे काही लेख किंवा पुस्तकबद्दल हो. मला वाचनाची आवड तर लहानपणापासूनच होती कारण मला शिक्षिकाच तशा मिळाल्या तर त्यांनी आमचं जडणघडण इतकी छान केली होती सगळ्या चांगल्या सवयी आम्हाला त्यांनी लावल्या होत्या मला तर दैन वाचनाच्या सवयी लावली वाचनाची पण सवय लावलेली शिवाय या व्यतिरिक्त दैनंदिनी लिहायची सवय लावली आहे मला रोज आपण रोजनिशी म्हणजे रोजनिशी लिहितो आपण तर दैनंदिनी आम्हाला लिहायची सवय त्यांनी लावली दिवसभरात तुम्ही काय केलं चांगलं घड चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही काय केलं ते एका वहीमध्ये लिहून काढा ते ती सवय मला अजूनपर्यंत आहे मग ती वाचनाची सवय पण लागली आणि ते दैनंदिनी लिहायची पण सवय लागली तर वाच वाचता वाचता मा वि स खांडेकरांच्या बऱ्याच कादंबऱ्या मी वाचलेल्या आहेत त्यात मला अमृतवेल ही कादंबरी जास्त आवडली आणि आनंद यादव यांची झोंबी कादंबरी मी अभ्यासली पण आहे आणि वाज बरेच वेळा वाचलेली आहे तर जेव्हा मी पुस्तक वाचायची ते पुस्तकातून जे चांगल्या गोष्टी किंवा जे चांगल्या ओळी आहेत ते मी लिहून काढायची ती मला चांगली सवय लागली त्याच्यामुळे माझ्या लिखाणाला पण त्याचा थोडासा फायदा होऊ लागला <laughs> नक्कीच फारच आनंद वाटतो जेव्हा आपण कुठलंही पुस्तक किंवा काही कादंबऱ्या वगैरे आपण वाचन करतो त्यावेळी बरेच काही एक वेगळ्याच जगामध्ये आपण वावरत असतो आणि तुम्ही जसं म्हटले की जे चांगलं गोष्टी असतात किंवा जे प्रसंग असतात ते तुम्ही वेगळा लिहून ठेवता हा एक चांगला प्रकारे आपला एक हॅबिट म्हणू शकतो जेव्हा आपण वाचन केल्यानंतर त्याच्या काही सारांश हा आपण आपल्या पुस्तकामध्ये आपल्या नोटबुकमध्ये आपण नोट केलं तर नक्कीच ते आपल्याला परत वाचताना आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो आणि शॉर्टमध्ये आपण पूर्ण कादंबरीचा एक विवरण आपल्या मनात आणू शकतो हा नक्कीच एक वाचनाचा आपला आनंद आहे तरी मित्रांनो मी पण असं म्हणू शकतो तुम्हाला की श्रोता मित्रांनो आपण पण एखाद पुस्तक जरूर नक्कीच वाचायला पाहिजे आणि वाचनाचा सवय हा एक हॉबी म्हणून आपण घ्यायला पाहिजे रोज नाही तरी किमान महिन्यातून किंवा आठवड्यातून एकदा काहीतरी थोडासा वाचन करायला पाहिजे पुस्तकाचं पूर्ण पुस्तक वाचून टाका असं मी म्हणणार नाही परंतु काही पुस्तकांचे काही पेजेस तुम्ही दहा पेजेस किंवा आठ पेजेस असा एक टाईमटेबलमध्ये इन्क्लूड करा की आज आठवड्यात एकदा मी एक पुस्तक वाचणार किंवा त्याच्यामधले काही पानं वाचणार तर त्याच्याने एक वेगळंच जगाचा अनुभव होतो आणि मनाला एक बौद्धिक आपली जी नॉलेज आहे ते वाढत जाते आणि बौद्धिक क्षमता आपली वाढते आणि मुलांनाही ही सवय आपण लावायला पाहिजे कारण मुलांचा अभ्यासक्रम चालू असतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या पुस्तकांचं त्यांना साराव दिलं तर त्यांची लगेच त्यांची जी बुद्धिमत्ता आहे ते वाढते आणि नॉलेज त्यांना वाढते म्हणून हे आवश्यक आहे माझ्या मुलाला पण आवडते मी अच्छा अच्छा सर तुम्ही आता म्हणालात की मुलांना पण वाचनाची सवय लावा <laughs> माझ्या घरात तर आम्ही सगळेच वाचक आहोत असं म्हणायला हरकत नाही आणि ती आता माझं वाचन थोडंसं बंद झालं होतं पण माझ्या मुलाने मला परत सवय लावली म्हणजे परत रिमाइंड केलं आई तू वाचत जा <laughs> आणि खास त्याच्या कॉलेजमधून त्याने मला माझ्यासाठी माझी जन्मठेप पुस्तक आणलं सावरकरांचं तर माझी हे पुस्तक घेऊन आला आणि म्हणाला तू हे वाचून मला अठरा तारखेपर्यंत द्यायचंय <laughs> आणि रोज रिमाइंड करतो आई पुस्तक वाचलं का आई पुस्तक नको का आणि त्याला मराठी जास्त जमत नाही वाचायला थोडा प्रयत्न करतो इंग्लिश जे बुक्स वाचतो आता अब्दुल कलाम एक वाजत होता तो पुस्तक अग्निपंख थोडक्यात तर तो अगोदर पुस्तक वाचतो थोडासा त्याचा सारांश आम्हाला सांगतो मग नंतर म्हणतो तुम्ही मराठीत हे ट्रान्सलेट असेल तर पुस्तक वाचा <laughs> नक्कीच वाचा त्याला पण आवड आहे माझे मिस्टर पण आता त्याच्यामुळे वाचायला लागलेत वाचनाची आवड आता आमच्या घरात पण जोपासली <laughs> नक्कीच फारच आनंदाची गोष्ट आहे तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये मंजुला जीन्सशी आपण खूप गाय गप्पा मा केलेत लर्निंग म्हणजे मला असं वाटतं की आपण फिरायला नक्कीच जावा परंतु त्याच्यासाठी आपण फुल प्रिकॉशन आणि ग्रुपमध्ये गेलं तर अतिउत्तम आहे हे मला सांगायचं असा इच्छा सांगावा असं तुम्हाला वाटतं आणि जाता जाता मंजुलाजी आपण एक मेसेज म्हणून काय सांगणार आमच्या श्रोतांना मेसेज <laughs> मी तर मेसेज देण्या इतकी ते एवढी मोठी नाही <laughs> पण वाटतं की कुठे मी आता एक्सपिरियन्स सांगितलं की फिरायला जातो तर तुम्ही पण म्हणालात की प्रिकॉशन घेतली घ्यायला हवी तर मी पण तेच सांगेल की आपण सहलीला जायला कोणाला आवडत नाही सगळेच जातात पण प्रिकॉशन घेणं काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे आपण एवढ्या सृष्टीचा आनंद घ्यायचा म्हटल्यावरती तिथे कुठे दुष्ट लागू नये किंवा त्या निसर्ग सृष्टीला डाग लागू नये असं वर्तन तिथे झालं नाही पाहिजे सहलीला तुम्ही जाता तर ती आनंदातच पार पडली पाहिजे काळजीपूर्वकच पार पडली पाहिजे मग त्याचा आनंद अजून छान होईल मंजुलाजी खूपच सुंदर विचार तुम्ही व्यक्त केला आणि आमच्या श्रोता मित्रांनाही आनंद वाटत असेल की एवढा चांगला एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केलं सहलीच्या आणि पुस्तक वाचनाचा आणि कविताचा एक छंद तुम्हाला जे तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की कविता लिहिण्याचे तुम्हाला जे लहानपणापासून एक सवय लागलेली आणि त्याच्यातून तुम्ही आता परत ते एक पुस्तकांचा जे संग्रह आहे एक कहाणींचा संग्रह कथा संग्रह तुम्ही लिहितात आहे आणि कविताचा संग्रह तुम्ही ऑलरेडी प्रकाशित झालेला आहे आणि पुढेही तुम्ही असंच लिहत राहा अशी आमची शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढंच परत भेटूया नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लोटा